തൂക്കളോ ദേ गुण गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना केचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना डोल माझा सावरू दे थांबना थांबना थांबना सर सुखाची शा जीश्रावणी आसवेडाची सरावणी वःरफिमि आसवे जीव मनाचे उलगणे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे ओ बावऱ्या माझ्या मनाचे उलगणे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाट मुक्तीचा नवा पाशी पाशी उन्हाच्या चांदवा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना